काही भौतिक आणि यंत्रसामग्री ही यंत्रसामग्री स्वहून भिन्न पदार्थाची असतात पहिले गोष्ट त्याच्यात स्वभिन्नता मुख्य आहे मी मला ही नदी आहे म्हणून ज्ञान झालं मला हा पर्वत आहे म्हणून ज्ञान झालं तर हा पशु आहे हा पक्षी आहे असं इदम इदम रूपाने इदमस्तो सन्निकृष्टे की पूर्ववर्ती व समोर असलेल्या अप्रोक्ष पदार्थाविषयी हे ज्ञान होत असतं हे जरी त्या शब्दशास्त्राच्या दृष्टीने खरं असलं तरी त्यात होणारी ही अपरोक्षता वृत्तीद्वारा असते ही गोष्ट कायम ध्यानात ठेवायची असं समोर दिसणार आहे असं दिसणाऱ्या शब्दाचा अर्थ बहिर्मुखात असते म्हणजे याच्यामध्ये तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या ही पहिली गोष्ट या इदम ज्ञानामध्ये नेहमी बहिर्मुखत असते इदम ज्ञानामध्ये नेहमी कितीही सूक्ष्म पदार्थाचं अगदी अणुपरमाणूचं ज्ञान जरी या वैज्ञानिकांना झालं तरी सुद्धा त्यात बहिर्मुखता आहे ही गोष्ट विसरता कामा नाही बहिर्मुखतेला ते टाकू शकत नाही त्याही पुढे जाऊन आपल्याला बोलायचं ठरलं तर बहिर्मुख वृत्ती तर असते पण त्याही पुढे त्याने निर्माण केलेली काही भौतिक आणि यंत्रसामग्री ती यंत्रसामग्री जरी सूक्ष्मदर्शक असली तरी सुद्धा ती भौतिक आहे ही गोष्ट ध्यानात पहिल्यांदा घ्यायची आणि भौतिक या यंत्रसामग्रीच्या द्वारा अभौतिक मूळ चैतन्य हे कसं त्यांना सापडणार याचा एक तुम्ही विचार करा काय भौतिक सामग्री किती सूक्ष्मदर्शक स्वरूपाची असली ती यंत्र सामग्री किती अगदी बारकाव्याने तयार केलेली असली तरी सुद्धा ती भौतिक आहे भूतकारी आहे भौतिक यंत्र सामग्री अतिसूक्ष्मदर्शक जरी झाली तरी अभौतिक परमेश्वराच्या दर्शनास ती असमर्थ आहे हे पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं त्या बहिर्मुखतेमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपली बहिर्मुखता आणि दर्शक यंत्राची सहाय्यता पण दोन्ही भौतिक आहेत ही गोष्ट विसरता कामा नये आणि या भौतिकतेमध्ये या बहिर्मुखतेमध्ये कोणत्याही पदार्थाचं आपल्याला ज्ञान झालं तर ते स्वभिन्नत्वानं होणार आहे ज्ञानात ठेव कधी मी घट आहे असं माणसाला होणार नाही ज्ञान मी खांब आहे असं ज्ञान होणार नाही मी पर्वत आहे मी डोंगर आहे मी नदी आहे असं माणसाला ज्ञान होणार नाही मी पशु आहे मी पक्षी आहे असं माणसाला ज्ञान होणार नाही कारण त्याचा इदम रूपाने अंगुली निर्देश करून आपण ध्यान करून घेऊ शकतो त्याचा निर्देश करू शकतो म्हणून या वृत्तीद्वारा होणार हे जे स्वभिन्नतेनं बहिर्मुखतेनं आणि याच्यामध्ये सगळी स्थूलता अति स्थूलता आहे कोणालाही ध्यानात येण्यासारखा की घटा हे अत्यंत स्थूल असलेलं असं बहिर्मुख रूपाचं हे ज्ञान आहे कित्येक वेळा माणसाने या वृत्ती ज्ञानामध्ये थोडी जर सूक्ष्मता पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की कित्येक वेळा देहाविषयी कित्येक वेळा इंद्रियांच्या विषयी कित्येक वेळा प्राणाविषयी कित्येक वेळा मनाविषयी किंवा देहात्मवादी आत्मवादी मन आत्मवादी प्राण आत्मवादी असे आत्मवादी लोक आहेतच शास्त्रकारच आहेत प्रत्येकाने इंद्रियाला इंद्रिय समूहाला प्राणाला मनाला बुद्धीला आत्मा म्हटलेला आहेच आहे याचं ज्ञान आपल्याला कसं होतं याचा जर आपण आपला विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की कित्येक वेळा देहाधिकांच्या विषयी अहम बुद्धी होते तर कित्येक वेळा इदम बुद्धी होते त्यात कधी कधी जरी इदम बुद्धी होत असले तरी त्यावरून एक गोष्ट ध्यानात ठेवायला हरकत नाही की हे ज्ञान घटाच्या पटाच्या पर्वताच्या खेड्यापाड्याच्या ज्ञानाहून थोडस सूक्ष्म असलं थोडस आत्म्याच्या जवळ असलं वा त्याच्यामध्ये थोडी बहिर्मुखता पण कमी बहिर्मुखता असेल समजा हे सगळे पदार्थ एकदम कक्षेतलेच आहेत त्या सगळ्यात अगदी अंतरंग असा अहंकार आहे तो प्रतीतील अहम करवती ते अहंकारा तो आपल्याला स्वतः अहम रूपाने प्रतीतीला येतो आणि आपल्याला सगळीकडे मी मी मी मी असं करायला लावतो म्हणून कुठे मी अमुक केलं मी हे केलं मी आमच्या ठिकाणी होतो माझ्यामुळे हे झालं असा सारखा तो मी मी मी मी अनुसूत आहे अहम हा जो अहम आहे हा आहे एकदम कक्षेतला पण नेहमी राहतो अहम कक्षेमध्ये भासतो अहम कक्षेमध्ये हे आत्मा असताना त्या कक्षेमध्ये जाऊन बसण्याचं काम हा अहंकार करतो जसे हे राहू केतू ज्या शरीराचे झाले तो राक्षस दैत्य पण देव पंक्तीमध्ये जाऊन जसा बसला वास्तविक तो दैत्य पण पंगत अशी बघितली त्याने की जे देवांची आहे मग देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसल्यानंतर माणसाला कळत नाही आता हल्ली कुणी तसं दिसत नाही व्यवहारामध्ये पण पूर्वी सोहळ्या ओळ्याच्या पंक्ती फार होत असत मग ज्यांना सोहळ्यात बसायची हौस असायची आजही मी अशी तुम्हाला उदाहरणं दाखवून देईन की जी मंडळी या सोहळ्याच्या पंक्तीमध्ये सोहळं नेसून येऊन बसतात लोकांच्या काही ध्यानात येत नाही वाढणाऱ्याच्या मग तो वाढून जातो त्याला पाऊस असते बिनकामाची मग ते सोहळं नीट नेसता न काही ना <laughs> सोहळं नीट नेसता न काही अशी माणसं आम्ही बघितली की त्याला सोहळ्यात बसायची हौस सोहळं नेसता आलं केवळ सोहळं त्याला नीट नेसता आलं नाही याच्यावरूनही माणसाच्या लक्षात येणं शक्य आहे या सोहळं नेसणारा माणूस या कुणीतरी बहिर्मुख माणूस दिसतो पण पांघरून घेतलंय ना चांगलं तसे हे देवाच्या पंक्तीमध्ये जसे बसावेत त्याप्रमाणे हा अहंकार अहम कक्षेमध्ये जाऊन बसला आत्मकक्षेमध्ये जाऊन बसला किंवा ब्रह्म कक्षेमध्ये जाऊन बसला नाही आहे तो अंगाने तो इदम आहे पण बसल्यावर काय करणार आता ती ओळ पकडल्यावर काय करणार त्यामुळे वाढप्याच्या ही गोष्ट सहजी ध्यानात येत नाही तुमच्या आमच्या लक्षात ही गोष्ट येण्यासारखी नाहीये त्यापुढे जाऊन जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की अहम या ज्ञानामध्ये अंतर्मुखता इतर शरीराधिकासारखं बहिर्मुखतेनं ज्ञान होत अहमचं ज्ञान हे अंतर्मुखतेनं होत अहमचं ज्ञान थोडस सूक्ष्म आहे या देहाधिकांच्या ज्ञानापेक्षाही सूक्ष्म आहे अहमचं ज्ञान मी आता केलेले विवरण सुद्धा अनेक वार ऐकल्याशिवाय माणसाच्या लक्षात येणार नाही कारण मी देह आहे आणि देह मी आहे मी अहंकार आहे आणि अहंकार मी आहे यामध्ये सुद्धा मी अहंकार आहे यामध्ये मी वर अहंकाराचा स्वरूपाध्यास आहे आणि अहंकार मी आहे या म्हणण्यामध्ये अनात्मरूप अहंकारावर आत्म्याचा अभ्यास आहे म्हणून याला आत्म्यावर अनात्म्याचा व अनात्म्यावर आत्म्याचा असा अन्योन्य स्वरूपाचा हा अभ्यास आहे परस्पराचा परस्पराच्या ठिकाणी झालेला अभ्यास आहे त्यात एक अहंकाराचा स्वरूपाध्यास आहे व अहंकारावर आत्म्याचा म्हणजे अहमचा संसर्गाध्यास आहे असा उभय स्वरूपाचा अध्यास एकत्र झाला असल्या कारणाने हा बहिर्मुख या वृत्तीमध्ये ज्ञान होणार आहे नेहमी अंतर्मुखतेने होणार आहे <clears throat> देहाधिकांच्या ज्ञानापेक्षाही थोडस सूक्ष्म हे ज्ञान आहे आणि हे जरी अभिन्नत्वाने ज्ञान होणार नाही आहे हे आहे भिन्न रूपाचं पण इतक्या जवळ ते ज्ञान झाले की जवळजवळ अभिन्नत्वाने व्हावं इतक्या ते जवळ असलेलं ज्ञान म्हणून जरी झोपेमध्ये सदा संपन्न भवती सत्संपन्न भवती त्यावेळी अगदी सत्संपन्न तो जरी झालेला असला तरी जवळजवळ सत्संपन्न झालेला असतो असतो भिन्नच जसा पंतप्रधान जवळजवळ राष्ट्रपती गुरुंची धन्यता असणार अगदी जवळजवळ शब्दाचा अर्थ आहे पंतप्रधान म्हणजे जवळजवळ राष्ट्रपती पण राष्ट्रपती नाही त्याला वट सही करायचा अधिकार नाही वट हुकुम त्यांच्या समोर नेऊन मंत्रिमंडळाची मान्यता देण्याचा अधिकार आहे पण शेवटची सही करण्याचा अधिकार जसा राष्ट्रपतीचा असावा त्याप्रमाणे हा जवळजवळ सत्संपन्न झालेला असतो सत नसतो त्याहून तो भिन्नच असतो असं आपल्याला दिसून येईल असं असल्या कारणाने मला म्हणतात ही ज्ञानाची वृत्ती ज्ञानाची त्याही पेक्षा सूक्ष्मता आहे आता उलट लक्षात ठेवायचं ज्या ज्ञानामध्ये <clears throat> बहिर्मुखता नाही ज्या ज्ञानामध्ये स्वभिन्नता नाही ज्या ज्ञानामध्ये त्याहीपेक्षा जाऊन सांगायचं म्हणजे स्थूलता नाही ज्या ज्ञानामध्ये इदम कक्षेतली कोणत्याही प्रकारची विषयता नाही त्याही पेक्षा सूक्ष्म सांगायचं म्हणजे बहिर्मुख ज्ञानामध्ये हे ज्या नाम इदमच्या ज्ञानामध्ये मध्ये इदमचं ज्ञान देहाचा असो प्राणाचा असो मनाचा असो वा त्याही पेक्षा बाहेर असलेल्या जड पदार्थांचा असो त्यामध्ये भौतिकता म्हणजे इदमच्या ज्ञानामध्ये नेहमी भौतिकता विषयता ज्याच्यामध्ये नाही भौतिकता ज्या ज्ञानामध्ये नाही इतकंच नव्हे तर अरुण या रूपाने होणार जे ज्ञान त्या ज्ञानामध्ये जरी अंतर्मुखता असली त्या ज्ञानामध्ये जरी थोडी सूक्ष्मता असली तरी त्या ज्ञानामध्ये आध्यात्मिकता असली तरी त्या आध्यात्मिकतेच्या ज्ञानामध्ये एक गोष्ट उणी आहे ती म्हणजे बाहेरची जशी विषयता आहे तशी या अंतर्ज्ञानामध्ये आश्रयता आहे बाह्य विषयाची बहिर्मुखतेची जडतेची इदंतेची ज्याच्यामध्ये विषयता नाही व ज्याच्यामध्ये अहम रूपाने अंतर्मुखता असली सूक्ष्मता असली अगदी जवळपणा असला तरी तो अहम म्हणजे आत्मा नव्हे ब्रह्म नव्हे इतकी त्याच्यामध्ये अंतर भेद आहे अशी स्थिती ज्याच्यामध्ये आहे तिथे आश्रयत आहे म्हणून विषय आश्रय यांचा वाढ विस्तार तर सोडूनच द्या म्हणून विषय व आश्रय यांचा ज्या ज्ञानामध्ये लेशही नाही असं जे ज्ञान त्या ज्ञानाचा आत्मा विषय आहे असं म्हणण्यापेक्षाही निरुपाधिक स्वरूपाचं निर्वृत्तिक स्वरूपाचं किंवा अगदी सगळी यादीच्या यादी वाचायची ठरली तर प्रकार विषय आश्रय व वृत्ती यांचा ज्याच्यामध्ये संबंधही येणं शक्य नाही असं जे उर्वरित असलेलं स्वयंप्रकाश स्वरूपभूत जे ज्ञान किंवा यातही सूक्ष्मता सांगायची ठरली तर आतापर्यंत केलेली सर्व ज्ञान हे जरी स्थूल वगैरे असली तरी सुद्धा अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ज्ञान हे जरी ब्रह्मगोचर असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये वृत्तीचा संबंध असल्या कारणाने त्या वृत्तीने विवर्जित हे स्वरूपभूत ज्ञान असल्यामुळे हे ज्ञान म्हणजेच आत्मा असं आता या प्रकरणात सांगायचं आहे नाही नाहीच पण ज्ञानाचे जे मी हे तुम्हाला अनेक प्रकार प्रतिपादन केले ज्ञानाचा हा जो वाढ विस्तार आपल्याला प्रतिपादन केला हा वाढ विस्तार ज्या ज्ञानामध्ये आहे ते सगळं वृत्ती ज्ञान आहे म्हणजे अयन घटापासून सुरुवात करायची ते अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीपर्यंत जायचे ही सगळी त्या सगळी वृत्ती ज्ञान आहे म्हणून या सगळ्या वृत्ती ज्ञानाहून भिन्न असणार जे स्वरूपभूत ज्ञान उर्वरित असलेलं निरुपाधिक ज्ञान जे अंगभूत ज्ञान आगंतुक निराळ आणि अंगभूत निराळ वृत्ती संबंधाने येईल विषय संबंधानं येईल ते आगंतुक ज्ञान आहे ते आगमापायी आहे आणि हे जे आहे ते आगंतुक ज्ञान नसून हे अंगभूत ज्ञान आहे अंगातील आनंद आहे हा अंगातील ज्ञान आहे हे अंगातील जे ज्ञान आहे अंगभूत स्वरूपभूत जे ज्ञान आहे त्या स्वरूपभूत ज्ञानाचं या प्रकरणामध्ये आता कथन करतात वाचा मी पण वीण आहे ते रूप पाहिजे आपले आपणचे असं ते इदम आणि अहम या उभय कक्षेहून विवर्जित या दोन्हींचं लक्ष स्वरूप असलेलं म्हणजे ज्ञेय नाही जे वाच्य नाही जे स्वभिन्न नाही जे परोक्ष नाही किंवा सदा परोक्ष आहे नित्य अपरोक्ष स्वरूप आहे अनुभूती स्वरूप आहे नवी नवी व अनुभूती हे त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपभूत ज्ञानाचं कथन या प्रकरणामध्ये करतात